Thank you. my. তোমা বিনা होता शुद्ध कल्याण कार्यक्रमात यानंतर सुलभा ठकार 啊。 हा होता राग कौशी कानडा कार्यक्रमात यानंतर सुलभा ठकार यांनी गायलेला राग पंचम विलंबित ख्याल तीन तालात बोलत सुन पंचम राग द्रुत ख्याल एक तालात बोलत माधवा माधवा राग पंचम आजच्या आलाप या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुलभा ठकार यांच्या स्वरात सुरुवातीला शुद्ध कल्याण त्यानंतर कौशिक आंधळा आणि शेवटी पंचम हे राग आपण ऐकलेत हार्मोनियम साथ राजीव परांजपे यांची तर तबला संगत माधव मोडक यांची होते हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला अकरा वाजता आता बातम्या दिल्ली